रंगी रंगेरी श्रीरंगी काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी बेळास झणे नव्हे तुझा हा परिवारू द्रव्यदारा क्षणभंगुरू अंतकाळीचा सोहिरा तुका म्हणे विठोधरा अरे नरा तू श्रीहरीच्या रंगाने रंगून जा पतंगाच्या बरोबरच्या पण नाहीशा होणाऱ्या क्षणिक रंगांना तू भुलून काय जातोस शरीर हे तर नष्ट होणारच आहे त्याचा लोभ तू मनामध्ये धरू नकोस द्रव्य दारा म्हणजे पत्नी इत्यादी भोवतीचा परिवार हा खरोखर तुझा नसून तो क्षणामध्ये नाहीसा होणार आहे तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी सोडविणारा सोयरा हा श्रीहरीच आहे आणि त्याचाच तू आश्रय कर जन्मा येऊन काय केले तू मुदल गमाविले कारे न फिरशी माघारा अजून तरी फजित खोरा केली गाठोडीची नाशी पुढे भिकची मागशी तू का म्हणी ठाया जाई आपुल्या आलिया अरे तू मनुष्य जन्माला येऊन काय केलीस प्रपंचच्या नादाने देहरूपी मुद्दल मात्र गमावून बसलास यापेक्षा काही वेगळे केले नाहीस अरे फजित खोरा निर्लज्जा अजून तरी प्रपंचाचा नाद सोडून माघारी परमार्थाकडे वळ आपल्या गाठोडीत असलेल्या मनुष्य देहरूपी धनाचा नाश झाल्यानंतर पुढे अनेक योनीमध्ये तू सुखासाठी विकस मागणार आहेस हे ध्यानात ठेव तुकाराम महाराज म्हणतात अरे तू अनेक योनीमध्ये फिरण्यापेक्षा जेथून तू आला आहेस त्या परमात्मरूपी स्थानाला जा पंढरीस जाती निरोपायिका वैकुंठ नायिका क्षेम सांगा अनाथांचा नाथ हे तुझे वचनो धावे नको दिन गांजो देऊ ग्राशिलो भुजंगी सर्पे महाकाळी न दिशे हे जाळे उगवता काम क्रोध सुनी श्वापदे बहुती वेढील आवर्ती मायेची मृगजळ नदी बुडवी नातारी आणून यावरी तळानी ते तू का म्हणी तू धरिले उदास तरी पाहू वास कवनाची पंढरपूरला जाणाऱ्या संतानू माझा एवढा निरोप ऐका आणि तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर त्या नायक पांडुरंगाला आलिंगनपूर्वक हा निरोप सांगा तो निरोप असा आहे की मी अनाथांचा नात आहे असे तुझे वचन आहे यासाठी मला दिनाला अधिक दुःख भोगू देऊ नकोस आणि माझ्याकडे लवकर धावत ये मला महाकाळरूपी भुजंगाने आणि लोभरूपी सर्पाने ग्रासून टाकले आहे तसेच त्रिगुणाच्या जाळ्यातून सुटका होण्याचे काही चिन्ह दिसत नाही काम क्रोधरूपी कुत्र्यानी आणि मध मत्सर दंभ अहंकार या हिंस्र पशूंनी मला घेरले आहे मी मायेच्या दुष्ट चक्रात सापडलोय ही संसार रूपी मृग जलाची नदी मला बुडवीत नाही आणि तारीत सुद्धा नाही पण मला एकदा वर आणि एकदा खाली आणीच असते अशा रीतीने या नदीमध्ये मी गटांगड्या खात आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू जरी माझी उपेक्षा केलीस तर मी कुणाची वाट पाहावी यासाठी तू धावू नये हा माझा निरोप पांडुरंगाला सांगा कृपाळू सज्जन तुम्ही संतजनो हेची कृपादान तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलते अनाथ अपराधी पती तो आगळा परी पाया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी मग मज हरे उपेक्षणा तुम्ही संत सज्जन अतिशय कृपाळू आहात यासाठी तुमच्यापासून मला हेच कृपादान पाहिजे ते असे की तुम्ही पांडुरंगाला माझी आठवण करून द्या आणि माझ्यावर दया करण्याविषयी देवाला माझी विनंती सांगा मी अनाथ आहे अपराधी आहे आणि सर्वात पापी आहे हे खरे असले तरी सुद्धा मला कधी पायापासून दूर करू नका असा माझा निरोप देवाला सांगा तुकाराम महाराज म्हणतात हे संत सज्जन हो तुम्ही मला हरीच्या स्वाधीन केले आहे तर मग तो हरी तुमच्या भिडीने कधी माझी उपेक्षा करणार नाही संतांची पायी हा माझा विश्वासू सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हितो ती सकळू जेने हा गोपाळू कृपा करी भागली आमज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तू का म्हणी शेषो घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते संतांच्या पायाच्या ठिकाणी माझा दृढ विश्वास आहे तो असा आहे की मी कायावाच्या मनाने त्यांचा दास झालो आहे ज्या योगे भगवान कृपा करतील अशा प्रकारचे माझे सर्व हित हे संतजन करतील परमार्थ करताना धैर्य गळित होऊन थकलो भागलो तर आई जशी मुलाला कडेवर घेते त्याप्रमाणे ते माझ्या योग भार वाहतील त्यांच्या योगानेच मला सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या भोजनानंतर उरलेल्या अन्नाचे आवडीने सेवन करीन आणि त्यांनी जी आज्ञा केली असेल ती कधी सुद्धा मोडणार नाही लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी उपजवी पाळुनी संहारी नाना परिचय लाघव पुरवणी पंढरी उरली भक्ती सुखी लाचावली उभेची राहिली करकटी न बैसे बहु काळी ना सावळी बहु कठीण ना कोवळी गुणत्रया वेगळी बहुबळे आथिले असोनी नसे सकळामधी मना गोचर बुद्धी स्वामी माझा कृपानिधी तुका म्हणे श्री विठ्ठलू माझा स्वामी श्री विठ्ठल हा मोठा चमत्कारी खेळ करणार आहे तो सर्व प्राण्यांची कर्मसूत्री हातामध्ये धरतो आणि मोठ्या कौशल्याने सर्वांना नाचवित असतो तेव्हा जगाची उत्पत्ती करील काही दिवस त्याचे पालन करतो आणि मग काही दिवसांनी त्याचा संहार करतो असे नाना प्रकारचे चमत्कार तो करीत असतो तो श्री विठ्ठल सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून पंढरपुरामध्ये उरला आहे भक्तांच्या भक्तिसुखाला लाचावला म्हणूनच तो कमरेवर हात ठेवून उभा आहे तो कधीही खाली बसत नाही तो फार काळा नाही की फार सावळा सुद्धा नाही स्वभावाने फार कठीण नाही आणि फार मृदूही नाही तो तीन गुणांच्या पलीकडचा असून सर्व शक्तींनी संपन्न नाही तुकाराम महाराज म्हणतात तो सर्वांमध्ये असून सर्वात नसल्यासारखाच आहे तो मनाला आणि बुद्धीला कळत नाही असा हा कृपानिधी श्री विठ्ठल माझा स्वामी आहे कीर्तन ऐकावया भुलले श्रवणू लोचनो देखावया उदित हे भाग्य होईल कोणे काळी चित्त तळमळी म्हणवणी उता विळ बाह्या भेटी लागी दंडू लोटांगणी धडू जावयासी तुका म्हणी माया नो चरणी होतील पारणी इंद्रियांची विठ्ठलाचे कीर्तन ऐकण्यासाठी माझे कान अगदी उतावीळ झाले आहेत आणि श्रीमुख पाहण्यासाठी डोळे उत्सुक झाले आहेत कधी माझ्या भाग्याचा उदय होईल आणि कधी त्या सगुण रूपाचे मला दर्शन घडेल यासाठी माझे चित्त सारखे तळमळ करीत आहे श्री विठ्ठलाला आलिंगन देण्यासाठी माझे बाहुदंड उतावीळ झाले आहेत आणि ध्येय सुद्धा लोटांगण घालीत जाण्यासाठी अगदी अधीर झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे दर्शन झाले तर पायावर डोके ठेवीन आणि त्यामुळे सर्व इंद्रियांची तृप्ती होऊन जाईल नाम घेता कंठ शीतळ शरीर इंद्रिया व्यापार नाठवते गोड हे गोमटे अमृताशी वाडू केला कै वाढू माझ्या चित्ते प्रेम रसे झाली पुष्टांग कांती त्रिविध नाचते तापक्षणे का म्हणे तेथे विकाराची मातू बोलू नये तो सकळांचे श्री विठ्ठलाचे नाम जरी घेतले तरी कंठ आणि शरीर शीतळ होऊन जाते आणि नामाच्या आनंदामध्ये इंद्रियांना आपापले व्यवहार करण्याचा विसर पडतो असे हे विठ्ठलाचे नाम अतिशय गोड आणि चांगले आहे आणि ते अमृताहूनही श्रेष्ठ आहे म्हणूनच माझ्या मनाने नामाचा छंद घेतला आहे नामाविषयी असलेल्या प्रेमरूपी रसाने माझे शरीर पुष्ट आणि तेजस्वी झाले आहे नामाने एका क्षणामध्ये त्रिविध ताप नष्ट होऊन जातात तुकाराम महाराज म्हणतात नाम घेणाऱ्यांच्या ठिकाणी जन्म मरणादी विकारांची तर गोष्टच बोलू नये नामाने सर्वांचे सर्व प्रकारे हितच होते स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोली मुखी दुखवे आणि कांच्या दुखी निश्चयाची बळू तुका म्हणे त्याची फळू धन्याचे काम आणि गुरुची भक्ती पित्याचे वचन आणि पतीची सेवा या गोष्टी करीत राहणे ही सर विष्णूची महापूजा आहे यामध्ये दुसरा विचार संभवत नाही मुखाने खरे बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुखाने स्वतः दुखी व्हावे ही सुद्धा विष्णूचीच महापूजा आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्याचा जसा विश्वास असेल तसेच त्याला फळ मिळते किंवा ज्याचा जसा निश्चय असेल त्या निश्चयाप्रमाणे त्याला फळ मिळत असते चित्त घेऊन या तू काय देशी ऐशे मज पाशे सांगाधी तरीच पंढरीराया करीन साठो वाटी ने घे तुटी येईल ते वृद्धी सिद्धी काही दावीशी अभिलाषू नाही मजास मुक्तीचीही तू का म्हणे तुझे माझे घडे तरू भक्तीचा रे देणे घेणे देवा मी तुला माझे चित्त देतो पण माझे चित्त घेऊन त्याच्या बदल्यामध्ये तू मला काय देणार आहेस ते अगोदर सांग तरच हे पंढरीराया मी तुझ्याशी देण्या घेण्याचा व्यवहार करीन पण जे घेण्यामध्ये माझे नुकसान होणार आहे ते मी घेणार नाही देवा तू वृद्धिसिद्धीचे आम्हाला प्रलोभन दाखवत असशील तर त्यांची मला मुळी सुद्धा परवा नाही आणि अभिलाषा सुद्धा नाही तसेच मोक्षाची सुद्धा मला आशा नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझा आणि माझा देण्या घेण्यासंबंधी करार झालाच तर असे करूया की तू माझे चित्त घे आणि तुझ्या भक्तीविषयी मला प्रेम दे यापेक्षा दुसरे मला काहीही नको तुझा संगपुरी संगपुरी संगतीपुरे विठोबा आपल्या सारखी करीशी दासा भिकारीचा जुग जाणे कृपा नाही ठाव नावा तैसे आमुचे करीशी देवा का म्हणी तोई आपुले भेंडोळी करीशी वाटोळी माझे तैसे देवा आता तुझी मला संगत पुरी झाली रे बाबा कारण तू आपल्या भक्ताला आपल्यासारखाच निसंगाने भिकारी करून टाकतोस हे सर्व जगाला माहीत झाले आहे तुला रूप नाही नाम नाही आणि आश्रय सुद्धा नाही तीच अवस्था आमची सुद्धा करशील म्हणूनच देवा तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्या शेष शैनाच्या भोवती क्षीर समुद्राचा वेडा आहे असेच मला सुद्धा पाण्यामध्ये बुडवून माझे वाटोळे करशील यापेक्षा तुझ्याकडून आमचे कोणते चांगले होणार आहे यासाठी मला तुझी संगती नको रे आता मजतारी वचन हे साच करे तुझे नाम दिननाथ ब्रिदावळी जगविख्यातू कोण लेखी माझ्या दोषाव तुझा त्रिभुवनी ठसा वाया जाता मजू तुका म्हणे तुम्हाला देवा मला तू आता तार देवा तू माझी आता रक्षण कर मला तारावेस आणि आपले पतित पावन हे ब्रीद खरे करून दाखवावेस तू दिनांचा नात आहे हे तुझे नाव ही तुझी ब्रिदावळी सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे अनाथांचा नाथ आणि पतितांना पावन करणारा असा त्रिभुवनामध्ये नावाजलेला तुझा शिक्का माझ्यावर असताना माझे दोष कोण ध्यानात ठेवणार माझ्या दोषांची किंमत किती आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचा असूनही जर वाया गेलो तर मात्र याची लाज तुम्हालाच वाटायला हवी विठ्ठला मुचा निजाचा सज्जन सोयरा जीवाचा माय बाप चुलता बंधू अवघा तुझशी संबंधू उभयकुळी साक्षू तुझी माझा मातुळ पक्ष समर्पिली काया तुका म्हणे पंढरी हे देवा तूच आमच्या जीवाचा अगदी जवळचा सज्जन नातलग आणि सोयरा आहेस तूच आमची मायबाप चुलता आणि बंधू आहेस तुझ्या जवळच आमचे सर्व प्रकारचे नाते आहे माता आणि पिता यांच्या उभय कुळामध्ये तुझीच व्याप्ती आहे तूच माझा मातुल मामा आणि माता महप इत्यादी आहेस सर्व काही तूच आहेस तुकाराम महाराज म्हणतात पंढरीनाथा तुला मी हे शरीर पूर्णपणे समर्पण केले आहे त्यामुळे तुझ्याशी सर्व प्रकारचे नाते जुळलेले आहे वेदांचा तू अर्थ आम्हाशीच ठावा हे राणी वावा भार माथाव खादल्याची गुढी देखील असे नाही भारदन वाही मजुरीची उत्पत्ती पाळणो संहाराचे निजू जे नेले बिजू त्याचे हाती तुका म्हणी आम्हा सापडले मुळू जी फळू आली हाता वेदांचा जो खरा अर्थ आहे तो आम्हालाच माहीत आहे इतर वेद पाठकांनी केवळ त्यांच्या डोक्यावर शब्दांचा भार व्हावा यापेक्षा दुसरे काही नाही अन्नाची गोडी फक्त खाणाऱ्यालाच समजते पाहणाऱ्याला कळत नाही डोक्यावर पैशाचे ओझे वाहणाऱ्याला मजुरी पुरतेच पैसे मिळतात पण डोक्यावर वाहिले तितके पैसे मिळत नाहीत जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण असलेला श्री पांडुरंग ज्याचे आत्मत्वाने धारण केला असेल त्याच्याच हातात वेदांचा अर्थ असतो त्याला वेदाचा अर्थ कळतो ज्याने शेतामध्ये पेरण्यास बीज नेले त्याच्याच हातामध्ये पुढील पीक येते तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या हातात मूळ आले आहे त्याच्या हातात फळ आपोआप येते त्याप्रमाणेच वेदांचे कारण असलेला पांडुरंग आम्हाला सापडला आहे त्यामुळेच वेदार्थरूपी फळ आमच्या हाती आपोआपच आले आहे आम ठाई ठाईचाची देवा मागावया ठेवा आलुदारा वर्म तुझे आम्हा सापडले हाती धरी येले चित्ते दृढ पायू बैसलू धरणी द्वारी याद्वारी हातुनी बाहेरी येऊन दी तू जमज सरी होईल या विचारी जळो भांडखोरे निलाजरी भांडवल माझी मिरविशी जनी सहस्रभोवनी नाममाळा तुका म्हणिया मी केली जीवे सारी तुम्हा मातुटे घालू आता देवा तू आमचा अनेक दिवसांचा कर्जदार आहेस म्हणूनच मी माझा आत्मरूपी देवा मागण्यासाठी तुझ्या दाराशी आलो आहे देवा तुझ्या प्राप्तीचे वर्म आता माझ्या हाताला सापडले आता माझ्या हाताला सापडले आहे म्हणूनच चित्तामध्ये तुझे पाय बळकट धरले आहेत तुला आत कोंडून तुझ्या दारात धरणे धरून बसलो आहे आणि तुला आतून बाहेर येऊ देणार नाही अशा या वागण्याने तुझी माझी बरोबरी होईल म्हणून या भांडफोरपणाच्या नीलाद्र्या वृत्तीला आग लागू नाममाळेमध्ये विष्णू सहस्रनाम होणे हेच माझे एक भांडवल तू लोकांमध्ये मिरवित आहेस तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुम्हाला जीव अर्पण केला असून आता तुमचा आमचा संबंध तुटून गेला आहे काय धोविली वायरी मनमळले अंतरी गादली जन्मवरी असत्य काटे काटली सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मनवाचा तुझी या चित्ताचा तूच ग्वाही आपुला पाप पुण्य विटाळू देही भरिता न विचारिशी काही काय चाचपशी महिजी अखंड सुवळी काम क्रोधा वेगळा ऐसा होई का सुवळा तू का म्हणी कळा गुंडून ठेवी कुसरी अरे फक्त बाहेरून शरीर धुण्यामध्ये काय मतलब आहे आतमध्ये मन तसेच मळलेले आहे जन्मभर असत्याचा व्यवहार करून ते अनेक दोषांनी व्यापून गेले आहे यासाठीच दंभाचा व्यापार तू सोडून दे आणि तू आपले मन आणि वाणी प्रथम शुद्ध कर तुझ्या चित्ताचा तूच खरोखर साक्ष आहेस आत डोकावून पहा मग तुला तो मळ दिसून येईल पाप पुण्याच्या विटाळाने तू देहाची भरती करीत आहेस यासंबंधी तुला काहीच विचार का येत नाही नेहमी सोहळी असणारी पृथ्वी मात्र तू शुद्धा शुद्धतेसाठी चाचणीत बसला आहेस तुकाराम महाराज म्हणतात कामक्रोधादी विकारांपासून वेगळा निघून तू सोवळा बन कलाकुसर आणि ज्ञान चातुर्य तू गुंडाळून ठेव ऊस वाढविता वाढली गोडी गुळ साखर हे त्याची परवडी सत्यकर्मी आचरे रे बापा सत्यकर्मी आचर रे सत्यकर्मी आचरी होईल तू वारेल दुःख असत्याची साखरेच्या आळा लाविला कांदा स्थूळसाना परी वाढे दुर्गंध सत्य असत्य हे ऐशी आपरी तुका म्हणे याचा विचार करी ऊस जसा वाढवला की त्याची गोडी वाढत जाते म्हणजेच गुळ आणि साखर हे त्याचेच विविध प्रकार तयार होतात बाबा रे तू सत्य सत्यकर्माचेच आचरण कर त्यामुळे तुझे हित होऊन असत्याचे दुःख नाहीसे होईल दूर होईल साखरेचे आळे करून त्यामध्ये जर कांदा लावला तर लहान मोठ्या प्रमाणाने त्याची दुर्गंधीच वाढेल तुकाराम महाराज म्हणतात सत्य आणि असत्य हे अशा प्रकारचे असते याचा तू विचार कर पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी सार तू भाव सार तू भाऊ अनुभवी देव त्याची झाली उदका भिन्न पालट काई गंगा गोड येरा चवी काय नाही तुका मनी भाविकांची वर्म येरी धर्माधर्म विचारावी देव सुद्धा पाषाणाचाच असतो आणि त्या देवालयाची देवळाची पायरी सुद्धा पाषाणाचीच असते पण एकाची पूजा केली जाते आणि एकावर पाय द्यावा लागतो यावरूनच असे दिसते की खरे तर भाव हेच एक सार आहे असे ज्याच्या अनुभवाला आले ते देवच झाले आहेत पाण्यापाण्यामध्ये भेद असला तरी रुचित काही बदल नसतो गंगेच्या पाण्यास विशेष गोडी आणि इतर नद्याच्या पाण्याला काही गोडी नसते तुकाराम महाराज म्हणतात या संबंधीचे रहस्य भाविकांनाच समजेल इतरांनी धर्माधर्माची खुशाल चर्चा करीत बसावी जन्मा येऊन कारे नदसुराव जाये भेटीवरा रुखमाईच्या पाप ताप दैन्य जाईल सकळू पावशी आढळू उत्तमते संत महंत सिद्ध हरिदास ताटणी फिटती पारणी इंद्रियांची तुका म्हणे तेथे नामाचा गजरू फुकाची आपारू लुटी घेई मनुष्याच्या जन्माला येऊन तू आडाने का राहतोस तू रुक्माईच्या पतीला श्री विठ्ठलाला भेटीसाठी का जात नाहीस त्यामुळे तुझे सर्व ताप पाप आणि दैन्य नाहीसे होईल आणि तू उत्तम असे आढळपद प्राप्त करशील संत म्हणत सिद्ध हरिदास यांच्या समुदायामध्ये तुझ्या इंद्रियांची पारणी फिटतील आणि ती समाधानी होतील तुकाराम महाराज म्हणतात जेथे हरिनामाचा गजर सुरू असतो तेथील सुखाचा लाभ तू अपारपणे लुटत जा काय धोविले कातडे काळ कुट भितरी कुडे उगा राही लोक भांडाव चाळविल्या पोरी रांडाव घेसी बुंती पानवथाव उगाच हालविशी माथाव लावणी बैसे टाळी मन इंद्रिये मोकळी हालवित बैस माळाव विषय जपो तू का म्हणी हा व्यापारू नाम विठो वाचे सारू अरे अंगावरचे कातडे धुतल्याने काय उपयोग होणार आहे काळकुट विषाप्रमाणे वाईट विकारांनी भरलेले तुझे अंतकरण तसेच आहे हे भांडखोर माणसा तू उगीच राहा उगीच आदानी रांडापोरांना का बरे फसवत राहतोस पानवठ्यावर बसतोस डोक्यावर खोळ घेऊन माता हलवून ध्यान ध्यानधारणेचे सोंग करीत राहतोस तोंड गप्प करून बसतोस पण तुझी इंद्रिय मात्र सैराटपणे मोकळी आहेत हातामध्ये माळ घेऊन हलवीत बसला आहेस पण इंद्रियांच्या विषयांचा मात्र सतत जप चालू असतो तुकाराम महाराज म्हणतात हा तर पोट भरण्याचा शुद्ध व्यापार आहे हा व्यवसाय आहे विठ्ठलाचे नाम हेच एक जीविताचे सार आहे येई हो येई हो येई या विलंब वाया लाविला कृपाळे विठावाये विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली सागे विश्वव्यापके न करी न करी न करी आता सव्हेरू पावया प्रकट कैचे दुर्यंतरू नेघे नेघे घे माझी वाचा विसावा तुका म्हणे हावा हावा हवा साधावा हे कृपाळू विठले तू आता ताबडतोब धावते विनाकारणाचा उशीर का करतोस संसार पाश तोडणारे हे विश्वभरे विठाबाई विश्वव्यापके तू कुठे गुंतून राहिला आहेस तू आता आळस करून माझा अवेर करू नकोस तू ताबडतोब प्रकट हो आणि मला भेट दे आता तुझ्या माझ्यात काय अंतर राहिले आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी तुला हाका मारताना कधीच विश्रांती घेत नाही तिला हाच एक ध्यास हाच एक हव्यास लागला आहे हे चियाच्या ऐशी मागावे दानू वंदुनी चरण हो नारायणा धीर उदारी व निर्मळ निर्मत्सरू हे ने सर्वेश्वरू ऐशी नावू हाची होई गेलो याची आविभागी अनुभववी अंगे विलू जोडीत याचे कानू करावे सायासू झाला तरी अळसू दिनपणे पावल्या मागे कान घालावी धावू धरल्या तरी हाव बळ येते तू का म्हणे घालू मध्ये टाकू देवाचे हे एको करून घेऊ या नारायणाचे चरण वंदन करून त्याच्या कृपेचे दान मागावे याच्या अंगी धीर उदारत्व आणि निर्मळपणा तसेच निर्मत्सरत्व हे चार गुण असल्यामुळे हा सर्वेश्वर म्हणून ओळखला जातो या लक्षणांपैकी काहींनी संपन्न असलेला देवच होऊन जाईल फक्त अनुभव घेऊन पाहणारालाच याचा प्रत्यक्ष अनुभव येईल जे प्राप्त होण्यासारखे आहे त्याच्याबद्दल प्रयत्न का बरे करू नये या कामात जर आळस होईल तर मग दिनत्व पदरी पडेल जो आपणास पावण्यासारखा आहे त्याच्या मागे का धावत जाऊ नये आपण जसजशी हाव धरू तसे बळ आपल्या अंगी येत जाते तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्याच्या खंडीवर मालामध्ये आपला टाकभर थोडा भाग टाकून त्याच्यावर जसा हक्क सांगितला जातो त्याप्रमाणेच आपण त्या सर्वेश्वर ईश्वराचे वाटेकरी होऊया सत्ता बळी तू मागता विभागू लावावया लागू निमित्त करू तुझी ऐशी मुखी करू चारणू बोले नारायणू सापडवू असे विन नाही उपजत मोहू तरी चहा गोहू न पडे फंदी तुका म्हणे आता व्हावे याद ऐसे सरीशे सरीशे समागमे सत्ता जर आपल्या जवळ असेल तर त्या सत्तेच्या बळावर देवाकडे आपल्या विभागाची वाटणी मागता येते देवाशी संबंध जोडायला काहीतरी असे निमित्त करावे लागतेच देवा आम्ही तुझेच आहोत असे मुखाने उच्चारू आणि बोलण्याने नारायणाला सापडवू कुठलीही आशा असल्याशिवाय काही मोह उत्पन्न होत नाही स्वतःच्या पत्नीविषयी आशा असल्यामुळेच नवरा इतर बंधामध्ये पडत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता या देवासारखेच व्हावे आणि एकसारखे त्याच्या बरोबरच असावे